नर मध्ये नरा करुणी घे नरनारायण गडी रे नरनारायण गडी तरी तही सार्थक मानव खोडी मध्ये नरा चौऱ्याऐंशी लक्ष वेळ संसार पडला गळा चिंतेचा पिकला मळा तारधनाचा लोभ टाकुनी झटकरा भोवे गळा हा कसा उकलिशी पिळा जना निमित्ते जना पुढे तू दावीस नाना कळा दावीस नाना कळा किती तुला मुलाचा लळा जे खापर फुटते शिरी जे खापर फुटते शिरी तुला मी गोष्ट सांगतो खरी तुला मी गोष्ट सांगतो खरी आता करता तडी ही पुन्हा नये वाघडी करून घे नरनारायण गडी करुणी घे नरनारायण गडी नरजन्मामध्ये नरा करुणी घे नरनारायण गडी करी कहे कमा